गाव झोपी गया तारा वाजी गयात रातना बारा झोपडी म चिमणी चेटी रणीय तर झोपना लागय झोपडी म चिमणी चेटी माला तर झोपना लागय झोपडी म चिमणी रनी चिमणी चटिरणीय मला तर झोपणा लागय पहिला मुळणी पहिली रात गोष्टी नव्या कोणाचा नाय मला तर झोपना लागय झोपडी म चिमणी चेटिरणीय मला तर झोपना लागय झोपडी म चिमणी चेटिरणीय मला तर झोपना लागय झोपडी म चिमणी चिमणी चटिरनीय मालात तर झोपण लागय झोपडी म चिमणी चटिरनीय मला तर झोपण लागय झोपडी म चिमणी चटिरनीय माला तर लाग मित्र भुकिरणतय मला तर लागय झोपडी म चिमणी जटिरणीय मला तर झोपणा लागय झोपडी म चिमणी जटिरणीय मालात तर झोपणा लागय झोपडी म चिमणी पण लागय राहू नको घरमा श्री सनीय मला तर लागय झोपडी म चिमणी चटिरणीय मला तर लागय झोपडी म चिमणी चटिरणीय मला तर लागय झोपडी म चिमणी